सुरेश चांदवणकर सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर या संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आपल्याला कल्पना आहेत की गेली पाच वर्ष सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स ही या क्षेत्रामध्ये काम करती आहे आणि दर महिन्याला एक या हिशोबाने साधारणपणे जुन्या ध्वनिमुद्रिका जुनं ध्वनिमुद्रित संगीत हे ऐकवण्याचं काम सोसायटीतर्फे हाती घेतलेलं आहे सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स ही मूलत जरी मुद्रिका किंवा ध्वनिमुद्रित संगीत गोळा करून जमा करणाऱ्या लोकांची संस्था असली तरी अर्थातच संगीत रसिक आणि त्यातले जाणकार या सर्वांचंच या संस्थेमध्ये स्वागत आहे सोसायटीतर्फे द रेकॉर्ड न्यूज या नावाचं एक त्रैमासिक प्रसिद्ध केलं जातं त्याचे अलीकडचे दोन अंक क्रमांक पंधरा आणि सोळा आता तयार आहेत आणि ते पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या सर्व सभासदांना पाठवले जातील ते नमुना अंक श्री प्रभाकर दाताळ यांच्याकडे मी देऊन ठेवलेले आहेत ज्यांना ते बघण्यामध्ये उत्सुकता आहे त्यांनी ते त्यांच्याकडून अवश्य घेऊन चाळावेत त्या सोसायटीविषयी जी सर्व माहिती सभासद वगैरे सगळं दिलेलं आहे सोसायटीच्या मुंबई व्यतिरिक्त बाहेर सोलापूर नांदेड पुणे कोपरगाव आणि आता कलकत्ता इथे शाखा सुरू झालेल्या आहेत आणि तिथे सुद्धा याच पद्धतीने दरमहा काही चांगलं संगीत ऐकायला लोक जमत असतात कधी काही व्याख्यान असतं कधी एखाद्या संगीतकारावरती चांगला असा कार्यक्रम असतो त्याच मालिकेमध्ये आजचा हा कार्यक्रम आपण लोक ऐकणार आहोत तो श्री राम पागे हे आमचे एक सोसायटीचे आजीव सभासद आणि ध्वनिमुद्रिका संग्राहक हे सादर करणार आहेत तर मी श्री राम पागे यांना विनंती करतो की त्यांनी आता मंचावरती इथे यावं आणि आपल्या कार्यक्रमाची सूत्र ताब्यात घ्यावीत आजचा हा विषय जो आहे तो फार प्रचंड मोठा विषय वसंतराव देसाई यांचं संगीत आणि आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहेत की हा विषय एका तीन तासाच्या कार्यक्रमामध्ये पुरा होणार नाही तर असे अनेक कार्यक्रम करावे लागतील त्यामध्ये पण पुन्हा एक असं वैशिष्ट्य आहे की आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की एक ध्वनिमुद्रिका संग्राहक किंवा एक रसिक हा त्याच्या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम सादर करत असतो त्यामुळे आपल्या मनात असेल की अरे हे हवं होतं ते हवं होतं पण ती थोडंसं त्याला ते बंधन येतं तर श्री राम पागे हा आता सादर करतील आणि श्री पागांना मी विनंती करतो की त्यांना येऊन सूत्र ताब्यात घ्यावे रसिक श्रोत्यांचं स्वागत आहे इथे सोसायटीचे नियमित येणारे जे श्रोते आहेत सोसायटीच्या कार्यक्रमाला त्यांना माझी ओळख वेगळ्याने करून देण्याचे नाही पण आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडीशी वेगळी ओळख करून देण्याची गरज भासते आहे म्हणून हे थोडस प्रास्ताविक आजचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने हे एक अतिशय वेगळा असा कार्यक्रम आहे आजपर्यंत जे कार्यक्रम मी सादर केले ते एकट्याने केलेले नाही नव्हते आमच्या सोसायटीचे ज्येष्ठ संग्राहक श्रीयुत प्रभाकर दाता आणि मी या दोघांनीच या मंचावर संयुक्तपणे आत्तापर्यंत कार्यक्रम सादर केले आणि ते विशेषत नाट्यसंगीताच्या इतिहासाच्या संदर्भातले होते माझा संग्रह आणि त्याचा विषय मुख्यतः दातारांच्याच प्रमाणे नाट्यसंगीत आणि त्याला जोडून शास्त्रीय संगीत असा होता आणि अजूनही आहे त्याच काळातल्या म्हणजे विशेषतः प्रभातच्या काही जुन्या रेकॉर्ड्स आणि नंतर मग राजकमलच्या काही निघालेले रेकॉर्ड्स त्यातल्या त्यात ज्या ज्याला ज्या गाण्यांना शास्त्रीय संगीताचा आधार आहे अशी गाणी म्हणजे सिनेमा संगीत आणि मी यांचा आत्तापर्यंत फारसा कधी संबंध आलेला नव्हता आणि मग हा कार्यक्रम करायला मी का उद्युक्त झालो याची थोडीशी पूर्वपीठिका सांगणं हे मला अतिशय गरजेचं वाटतं म्हणूनच हे प्रास्ताविक एक दीड दोन महिन्यापूर्वी गोव्यामध्ये आम्ही पाच सहा कार्यक्रम केले आणि त्यावेळेला चांदवणकर म्हणाले की मार्च मधले अजून कार्यक्रम काही ठरलेला नाही आहे मी त्यांना म्हटलं की मार्चमध्ये मी तिथे येतोय थोड्याशा मोठ्या रजेवर आणि त्यावेळेला मी कार्यक्रम करू शकतो आणि त्याच वेळेला मी जाता जाता बोलून गेलो की वसंत साईंच्या संगीतावर आजपर्यंत कार्यक्रम कोणी केलेला नाही आहे असा कार्यक्रम व्हावा मग चांदवणकर म्हणाले की तुम्हीच का करत नाही त्यावेळेला मी हो म्हणालो पण मला कल्पना नव्हती की किती अडचणी येतील एक तर माझ्याकडचा संग्रह अत्यंत अपुरा आणि दुसरी गोष्ट सिनेमा संगीताची माझी तशी काही जाणच नाही आहे मला त्या प्रांतातलं काहीही माहीत नाही अशा अवस्थेत मी कार्यक्रम पत्करला पत्करला म्हणण्यापेक्षा मी ठरवलं की हा कार्यक्रम करायचा आणि मग दोन गोष्टी हा कार्यक्रम आम्ही ज्या पद्धतीने करतो एक म्हणजे जुनं संगीत ऐकवणं आणि त्याच ऐकवता ऐकवता मध्ये मध्ये त्याविषयी माहिती करणं सांगणं लोकांना म्हणजे रेकॉर्ड्स ऐकायला त्यांना मदत होईल त्यांना उत्सुकता वाटेल हे गाणं का निवडलं हे सांगणं गरजेचं ठरतं आणि मग वसंत देसाईंच्या संबंधीची माहिती गोळा करायला सुरुवात केली गोव्यामध्ये आज दोन माणसं जुनी अशी मला भेटली त्यातले एक आदरणीय सीताकांत लाड यांना जेव्हा मी विचारलं की वसंत देसाईंच्यावर मी कार्यक्रम करतोय अरे म्हणले वा फार चांगला आहे मी म्हणलं तुमचा त्याचा कसा काय संबंध मला म्हणले अगदी बालपणापासूनचा संबंध आहे आणि मग ते देसाईंच्या वर जवळजवळ दोन तास बोलत होते देसाईंच्या जुन्या आठवणी ते सांगत गेले मी त्याला म्हणलं की तुम्ही इतकं भरभर बोलताय मला काही लिहून घेता येत नाही अरे म्हणले लिहून नंतर घेशील पुन्हा हे पाहिजे असत त्याच्यासाठी पण मी जे सांगतोय ते ऐक आणि ते सांगत गेले देसाई कसे त्यांच्या घरी येत असत त्यांना घेऊन गाडीतनं घेऊन जात असत देवळा बिवळा ते कसे जायचे आणि संध्याकाळी त्यांना सोडत परत मग कोकणात कसे जायचे असा वर्षा दोन वर्षाला त्यांचा जो कार्यक्रम दर दरवेळेला होत असे त्याविषयी त्याने बरंच सांगितलं त्यांच्या जुन्या काळाविषयी सांगितलं मला म्हणले की माझा त्यांचा संबंध जुना किती आहे तुला माहीत आहे का मी म्हणलं मला कसं माहीत असणार तर मला म्हणले एक लक्षात ठेव की देसाई ज्या वेळेला प्रभातमध्ये कुणीही नव्हते त्यांचीच वाक्य आहेत मी बदलत नाही देसाई ज्या वेळेला प्रभातमध्ये कुणीही नव्हते म्हणजे कुठलंही काम करत होतं त्या काळापासून मी त्यांना ओळखतो मी त्यांना रिफ्लेक्टर बॉय म्हणून सुद्धा काम करताना बघितलंय त्या शब्दात त्यांनी सांगितलं आणि मग देसाईंच्या संगीताविषयी त्यांनी संगीताचा अभ्यास कसा केला सीताकांत लाड हे बालगंधर्वांना जवळचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे आणि बालगंधर्वांना जवळीक असल्यामुळं प्रभातमध्ये त्यांचं थोडस त्या धर्मात्माच्या मध्ये येणं जाणं जास्त वाढलं होतं दुसरे भेटलेले म्हणजे नाट्यसंगीताच्या संदर्भात मी भेटलो प्रसाद सावकारांना कारण प्रसाद सावकारांनी ज्या नाटकात कामं केली ललित कारागृहाच्या त्याला वसंत देसाईंचं संगीत होतं त्यांनी जवळजवळ एक दीड तास बसून वसंत देसाईंच्या विषयी आठवणी सांगितल्या मग काही पुस्तकं गोळा केली आणि मग अशा रीतीने वसंत देसाईंची माहिती जमा केली माझा वैयक्तिकरित्या एकोणीसशे अडुसष्ट साली देसाईंशी थोडा संबंध आला सहवास अगदी थोडा घडला मी जास्त क्लेम करत नाही पण जो काही घडला माझे वडील आणि ते यांच्या संयुक्त प्रयत्नाने साईबाबा जे शिर्डीचे आहेत त्यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विश्वदर्शन नावाचा एक मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाच्या रिहर्सल्स त्यांच्या पेडरोडच्या बंगल्यात चालत असत मला ह्या सगळ्याची आवड असल्यामुळं मी त्या रिहर्सल्स बघण्यासाठी सकाळी साडेआठ नऊला बस जाऊन बसत असे आणि संध्याकाळी साडेचार पाचपर्यंत त्यांच्या रिहर्सल्स ते कसे शिकवतात हे सगळं अगदी जवळून बघितलेलं आहे त्यावेळेला त्यांच्याशी बोलण्याची मला अगदी थोडी संधी मिळाली मी काय बोललो हेही माझ्या लक्षात आहे आणि केवळ या संबंधातून त्यांनी जे संगीत दिलं संगीत करण्याची त्यांची पद्धती याचं मला अतिशय आकर्षण त्यावेळेलाही होतं अजूनही आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम सिनेमा संगीताचा विशेषतः करण्याचं मी ठरवलं आज हा कार्यक्रम जो सादर केला जाणार आहे त्याच्यामध्ये शंभर ते शंभर मिनिटाचं साधारण रेकॉर्डिंग ऐकवलं जाईल सुरुवात तिची काही गाणी जी आहेत ती प्रभात काळातली त्यांची स्वतःची त्यांनी गायलेली अशी आहेत आणि नंतरची राजकमल आणि इतर ज्या कंपनी होत्या त्यांना त्यांनी जे संगीत दिलं त्यातली काही गाणी ऐकवली जातील नाट्यसंगीताचा किंवा त्यांनी जे एक सूर एक ताल किंवा समूह गाण्याचं जे केलं त्याविषयी ह्या कार्यक्रमामध्ये समावेश करणं आम्हाला म्हणजे मला स्वतःला अत्यंत कठीण गेलं कारण ह्या इतक्या थोड्या वेळात वसंत देसाईंचं काय काय समाविष्ट करायचं याचाच विचार करता येणं एक तर ह्या कार्यक्रमाची मी तुम्हाला सांगितलं की संग सिनेमा संगीताविषयी मला काही माहीत नव्हतं यातलं पुष्कळसं सिनेमा संगीताचं जे ध्वनिमुद्रिका किंवा ध्वनिमुद्रण आहे ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत मुलाणी यांनी मला दाखवलं की ह्या श्रीमा संगीत ज्या रेकॉर्ड्स आहेत ते ऐकवत गेले मी ऐकत गेलो आणि त्यातून मग मी मी हे गाणं हे गाणं असं सिलेक्ट करत गेलो का मला सांगता येणार नाही कारण गाणी सगळीच चांगली होती त्यातलं एक सिलेक्ट करायचं या दृष्टीनेच मी केलं कदाचित ते बरं असेल किंवा कसंही असेल आज जी मला त्यावेळेला जी बरी वाटली त्या क्षणाला ती गाणी याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होते सुरुवात प्रभातच्या तुतारीने तीसच्या आसपास कोकणातल्या आपल्या गावातून मला समजलेली माहिती आहे खरी खोटी सांगता येणार नाही वसंत देसाईना सरकसीत जायचं होतं असं मी कुठेतरी वाचलंय आणि सरकसीत जाण्यासाठी ते म्हणून कोल्हापुरात आले पण आपल्या सुदैवाने सर्व रसिकांच्या त्यांचा प्रभातमध्ये प्रवेश झाला आणि प्रभातमध्ये सुरुवातीला मुकपटात सुद्धा त्यांनी खुनी खुंज नावाच्या एका मुकपटात सुद्धा काम केलं होतं आणि प्रभातमधल्या सर्व डिपार्टमेंटच्या माहिती करून घेण्यासाठी त्यांनी सगळी वाद्य हाताळणं हे सगळं सुरू केलं प्रभातमध्ये पहिला जो बोलपट निघाला एकोणीसशे बत्तीस साली अयोध्येचा राजा ह्याच्यामध्ये पहिलं जे गाणं होतं त्या गाण्यामध्ये कोरसमध्ये त्यांचा आवाज आहे नारदाचं काम केलं होतं त्यावेळेला मास्टर विनायक यांनी पण रेकॉर्ड निघाली जी त्या काळात ती मास्टर वसंत देसाईंची निघाली होती ती आता आपल्याला रेकॉर्ड ऐकून येतील ती आहे आदि पुरुष नारायण हे नारद गाणं आदि पुरुष नारायण चिदानन्द सत्यरूप चिदानन्द सत्यरूप निगमारे आकरेण निगमारे आकरेण शिवसुन्दररूप शिवसुन्दररूप जगतारो चराचरा अधिष्ठान निर्मुनि निर्मुनि जागतानि निर्मुनि मा प्रगत करित नाम रूप प्रगत करित नाम प्रगत आदि पुरुष नारायण नारायज नारायण चिदानन्द सत्यरूप चिदानन्द सत्यरूप निगमाहि आकरेण शिव सुन्दर ते स्वरूप शिव ते स्वरूप नारा एकोणीसशे बत्तीस साली प्रभातनं आणखीन एक दुसरा प्रभातचा प्रे सिनेमा प्र प्रकाशित झाला होता तो म्हणजे अग्निकंकण या अग्निकंकणचं संगीत किंवा त्याची गीतंसुद्धा पहिल्या अयोध्याच्या राजाप्रमाणे गोविंदराव टेंब्यांनीच लिहिलेली होती गोविंदराव टेंब्यांच्याविषयी फार परिचय मी करून देत नाही कारण इथे जे कोणी कार्यक्रमाला असतील ज्या आमच्या त्यांच्याविषयी पुष्कळ सांगितले गेले पण गोविंदराव टेंब्यांचं संगीत हे त्यांची गीतं अतिशय चांगली रसाळ सोपी समजायला चांगली पण त्यांच्यातलं नाट्य होतं ते काही लपलं नव्हतं म्हणजे सिनेमा संगीतासाठी वेगळं त्यांनी काही केलं होतं असं नव्हे या अग्निकंकनमधली लगबगिने ऐन दुपारी हे एक लावणी सदृश गाणं आहे भावगीत टाईप आणि हे गाणं ऐकताना आपल्याला लोंढ्यांची आठवण येईल एकोणीसशे नंतर एकोणीसशे साधारण पस्तीस छत्तीस साली प्रतिभा नावाचा एक सिनेमा काढला होता त्या प्रतिभामध्ये कनक कमनांबरी हे जे लोंढ्यांचं गाणं होतं लोंढ्यांचे रेकॉर्ड आहे त्याच्यानंतर त्यातली लोंढ्यांच्या गाण्याची आठवण आपल्याला हे गाणं ऐकताना होईल वसंतराव देसाईंची त्या काळात गायक म्हणून प्रभातमध्ये त्यांना रेकग्नाईज केलं गेलं होतं ते ॲक्टर डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेला होते कामही करत असत आणि गायक म्हणूनही त्यांना काही गाड़ी देण्यात आली होती त्यात लगबगीने ऐन दुपारी अग्निकंकण दुपारी लगबगीने ऐन दुपारी कोण निघाली नारक वनाची ही कोण निघाली नारक वनाची कवनाची कवनाची लगबगिने ऐन दुपारी लगबगिने ऐन दुपारी समकती धर्माचे बिंदू चमकत घन माते बिंदू जणू गुंतली भागी माल मोत्याची जणू गुंतली भागी माल मोत्याची मोत्याची मोत्याची लग बदने ऐन दुपारी लग बदने ऐन दुपारी चंचलता किती नयनी दावी चंचलता किती नयनी दावी परिवेधुन भेदित हृदये परिवेधुन भेदित हृदये करुणांची देवी मदत मदतिकांची करुणी तेसिकांती रसिकांती रसिकांती रसिकांती लॻभे ऐं न दु पारी भॼने न दुपारी दादी उगा राता सारा पदराता काळा आटाने उगा पतनाचा काळा जणू फटक विखालून निवारा जणू फटक विखालून निवारा ज्वाला मदनाची ज्वाला मदनाची मदनाची मदनाती मदनाची लगबदीने ऐन दुपारी लगबदीने ऐन दुपारी ही कोण निघाली नार पवनाची ही कोण निघाली नार पवनाची लगबदीने ऐन दुपारी ऐन दुपारी ऐन दुपारी ऐन दुपारी नट बदले ऐन दुपारी एकोणीसशे चौतीसच्या सुमाराला बालगंधर्व आणि प्रभात यांचा करार झाला तो करार मूलत तीन सिनेमांच्यासाठी झाला होता त्यातला जो पहिला सिनेमा निघाला तो म्हणजे धर्मात्मा त्याचं मूळ नाव महात्मा होतं पण सेन्सॉरच्या ऑब्जेक्शनमुळे त्याचं धर्मात्मा हे नाव बदलून तो प्रदर्शित करण्यात आला एकोणीसशे पस्तीस साली ह्यातला एक पार्श्वसंगीताचा नमुना म्हणून तुकडा एक ऐकवला जाईल आणि त्याच्यानंतर वसंत देसाईंनी त्या सिनेमामध्ये राणू महाराजचं काम केलं होतं ते गाणं त्याच्यानंतर ऐकवलं जाईल हा पार्श्वसंगीताचा तुकडा मुद्दामून मी आपल्याला ऐकवतोय त्याचं कारण असं आहे की मास्तर कृष्णराव हे खरं म्हणजे शास्त्रीय गायकाने गायक आणि त्यांचं तोपर्यंत सगळं आयुष्य होतं ते नाट्याच्या क्षेत्रातलं सिनेमाचं क्षेत्र हे त्यांना पहिल्यांदाच मिळालं होतं पण मास्तर कृष्णराव किती कल्पक स्वतःचा वेगळा असा धंग त्यांनी निर्माण केला अतिशय गोड परवा माणूसच्या सिनेमाच्या संगीतावर एक लेख आला होता त्याच्यामध्ये मास्तरांच्या गाण्या संगीताविषयी लिहिले ती गोडव्यात घोळलेलं संगीत आणि पण त्यांचं जे अद्भुत रसायन तयार होत असे संगीताचं त्याची मात्र भल्या भल्या लोकांना सुद्धा कल्पना करता येणं कठीण आहे एक तुकडा ऐकायला जाईल महाराजची मुलगी एकनाथकडे जाते आणि त्यांना विचारते की आज आमच्या घरी तुम्ही जेवायला येणार का आणि एकनाथ हो म्हणून सांगतात आणि त्यानंतर ती मुलगी एकच ओळ पुन्हा पुन्हा म्हणते आज जेवायला येणार नाथ आमच्या घरी पहिल्यांदा संथ लय आहे त्याच्यानंतर लय वाढवत वाढवत नेली आहे आणि त्याचा जो परिणाम आणि शांताराम बापूंचं कौतुक करावं असं चित्रीकरण म्हणजे चित्रीकरणाला पार्श्वसंगीत कसं असावं याचा एक जुन्या काळातला आदर्श नमुना म्हणूनच हा एक तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर देसाईने गायलेला त्यावेळेचा त्यांच्या सिनेमातला अभिनय आणि गाणं हे गाणं अतिशय ग्रामीण ढंगात उत्तम रीतीने गायलेलं म्हणून पहिल्यांदा तो पार्श्वसंगीतच आहे तुकडा आणि त्याच्यानंतर वसंत देसाईंचं कुणामान कळणार हे गाणं मग उद्या आमच्या घरी हो हो उद्या जेवायला येणार आता आमच्या घरी तुझ्या जीवाय मिळणार ना भट्टाची आंबी भट्टाची आंबी गरीबी भट्टाची आंबी जीवनाची हरी बिगुदा घरी जीवनाची हरी बिगुदा घरी तर महाराजच्या घरी कीर्तिना नाथ देवता तर महाराजच्या घरी कीर्तिना तर महाराजच्या घरी कीर्तिना नाथ देवता आज भक्तानो देवावरती आज भक्तानो देवावरती केली ही मात भक्तानं केली ही मात भक्तानं केली ही मात पुरवा पुरवायाला हट्ट पुरिका पुरवायाला नाथा कळवळला पुरवळला नाथा कळवळला आसदा तुम्ही प्रगरबादा आसदा तुम्ही प्रगरबादा नाही थोरम पटारा नाथा नाथा करून पटारा भावर नाथ तुम्ही केलोजी नाथ तुम्ही केलोजी चालीस खुलाद आमद चालीस खुलाद आमद तुम्ही चौतरत नाता तुम्ही चौतरत नाता तुम्ही चौतरत लाडांच्या जी माहिती मला दिली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसंत देसाई मास्तर कृष्णरावना इतके मानत होते एक अत्तर सुगंध नावाचं पुस्तक कृदवेशन दिलं आहे त्याच्यामध्ये वसंत देसाई मास्तर कृष्णरावांना अग्रपूजेचा मान देत असत म्हणजे प्रभातचे जे तीन प्रमुख संगीतकार त्या काळातले ज्यांच्या सहवासात वसंत देसाई होते पहिले गोविंदराव टेंबे त्याच्यानंतर मास्तर कृष्णराव आणि त्याच्यानंतर केशवराव भोळे मास्तर कृष्णराव आणि बालगंधर्व याच्याविषयी अनेक आठवणी मला ते सांगत गेले आणि त्यावेळेला वसंत देसाईंच्याविषयी एक दोन ज्या आठवणी सांगितल्या तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसंत देसाईंचं नाव पहिल्यांदा ॲक्टर डिपार्टमेंटला जे प्रमुखपणे घालण्यात आलं आणि मग त्यांचा नंतर म्युझिक डिपार्टमेंटमध्ये हळूहळू शिरकाव झाला होता ह्या सिनेमापासून असं लाडाने मला सांगितलं म्हणजे त्यांच्या संगीतकार किंवा संगीताच्या कारकिर्दीची सुरुवातीचा हा सिनेमा आहे त्याच्यानंतर जे आम्ही ध्वनीमुद्रण घेतलेलं आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर एकोणीसशे चाळीस सालचा सिनेमा त्याला केशवराव भोळ्यांचं संगीत होतं केशवराव भोळ्यांनी माझं संगीत नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे प्रभातमध्ये संगीत दिलं त्याच्याविषयी अगदी तपशीलवार सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी हे जे गाणं आहे ह्याच्यावर जवळजवळ एक पान लिहिलेलं आहे आणि केशवराव भाळ्यांनी स्वच्छपणे लिहिलेलं आहे की ह्या संत ज्ञानेश्वरमध्ये दोन गाण्यांच्या चाली त्या वसंतराव देसाईंच्या होत्या आणि वसंतराव देसाई नुसताच आलेले आहेत त्यावेळेच्या त्या सिनेमाला पार्श्वसंगीताला सुद्धा त्यांनी बरीच मदत केली असंही लिहिलेलं आहे या गाण्याविषयी जे लिहिलेलं आहे म्हणजे वसंतराव देसाईंनी संगीतकार म्हणून सुरुवात केली असं म्हणायला झालं तर ह्या सिनेमापासून असं म्हणायला होतच नाही हे गाणं एका शेतकऱ्याचं आहे बैलगाडीवाला तो गाडी घेऊन जात असतो त्यावेळेचं गाणं आहे आणि त्यावेळेला एका वेगळ्या वाद्याचा उपयोग केलेला आहे ते वाद्य त्याचं नावही दिलेलं आहे केशव भोळ्यांनी वडार लोक आमच्याकडे मी सांगलीच आहे वडार लोक आमच्याकडे चवणग नावाचं वाद्य वाजवतात तर चवणग्या ह्या वाद्याचा उपयोग हे लोकवाद्य तो कसा केला याचं तपशीलवार वर्णन केशव भोळ्यांनी केलेलं आहे मग हे गाणं म्हणजे बैलगाडी जाते त्या काळात किती कठीण असेल तंत्राची मदत नसताना सुद्धा यंत्राची मदत नसताना सुद्धा बैलांच्या खुराच्या व बैलगाडीच्या चाकाच्या खडखडाटात लय व ताल निर्माण होते त्यात पक्षी पूजनाची भर सवणग्याची साथ हळूहळू आणि त्यात इतर वाद्य सामील होतात पुढं गाडीतली लय वाढते त्याचं चित्रीकरण किती सुंदर झालंय हे सगळं वर्णन केलेलं आहे केशव आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळेचा एक इंग्लिश सिनेमा होता त्याच जसं एका गाण्याचं चित्रीकरण तितकं सुंदर चित्रीकरण ह्या गाण्याचं झालेलं होतं म्हणजे चित्रीकरणाला अनुरूप संगीत देणं ही जी वसंत देसाईंची खासियत ती त्याची सुरुवात ह्या गाण्यापासून झाली आणि दुसरं जे गाणं चरण शरण देवा हा एक अभंग ह्याची चाल वसंतराव देसाईंची होती असं त्यांनी लिहिलेलं त्यात एक वेगळा अतिशय नवीन प्रयोग केला होता वसंतराव देसाने तो काय होता हे पुढं आणखीन एक दोन गाण्यानंतर मी सांगेन तुर्तास आम्ही दैवाचे दैवाचे शेत फिरती राणी सुपुनिया बैल कोणी सुपुनिया बैल कोणी कष्ट केलं नागरुणी कष्ट केलं नागरुणी देवाची स्वारी आली रे देवाची स्वारी आली मिरगावरी रे आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे करू 啊 <laughs> करीने आम्ही दैवाचे दैवाचे शेत करीने आम्ही दैवाचे दैवाचे शेत करीने जाऊ समजा मोरा पिकी दे पिकी गाडी या गाण्याचे गायक वसंत देसाईच होते आणि त्या गाडीमानाचं कामही त्यावेळेला वसंत देसाईने केलं होतं याच्यानंतरचं गाणं घेतलंय प्रभातचा त्या काळातला त्या काळातला हिंदू मुस्लिम ऐक्यावरचा काढलेला पिक्चर शेजारी या सिनेमाची मूळ कथा वि स सुकटणकर यांची महापुराची शिकवण अशी त्याच्यावरनं घेतली पण कथा पटकथा संवाद विश्राम बेडेकर यांचं त्याच्यावरून थोडासा वाद झाला होता असंही येत आहे हिंदू मुस्लिम ऐक्यावरचा हा सिनेमा कसा सुचला असेल कदाचित दामले आणि फतेलाल हे दोन पार्टनर त्याच्यावरून सुचला असण्याची शक्यता आहे पण एक सांगायला हरकत नाही की हा सिनेमा हा शेवटचा तीन पार्टनरचा त्यातून एक पार्टनर बाहेर पडले ते म्हणजे शांताराम म्हणजे एका वेळेला हिंदू मुस्लिम ऐक्यावरचा सिनेमा नंतर फाटाफुटच झाली त्यातलं जीवाचं मैत्र तुम्ही माझ्या हे गाणं गायलंय वसंत देसाईनी तो खरं म्हणजे प्लेबॅक आहे त्या सिनेमात वसंत देसाईनी काम केलेलं नव्हतं जीवाचं मैत्र तुम्ही माझ्या हे गाणं रे तल तल तरजा चल राजा दिवस मैतर तुम्ही माझा बागमळ्याची काती रे पिकती मानिक मोती रे पिकती मानिक मोती रे लव लव करीते हिरवळ रे हा फुल रे नाजूक मकमल रे जीवात मैथर तुम्ही माझा दौलत ही न्यारी फुलवित शेत करी त्यात सबने सारे वरे ते वैभव रे हा सल सर जा सल राजा रे सल सल सर जा सल राजा दिवस मैं तर तुम्हें माझा पुल दीते गुल झुले माहिर रे हा तुक ममतेस माहिर रे दिवस मैत्र माझा चल चल सरजा चल राजा रे चल चल सरजा चल राजा दिवस मैत्र तुम्ही सिनेमाला मास्टर कृष्णरावांचं संगीत होतं हे सांगायलाच नको आहे कृष्णरावच्या संगीताचा विशेष मगाशी मी सांगितला तो आता आपल्याला जाणवला असेल शांताराम आठवले हे खरं म्हणजे पहिले कवी ज्यांनी गाणी सिनेमासाठी अतिशय चांगली लिहिली म्हणजे ग्रंथ नाव नंतर घ्यायला पाहिजे शांताराम आठवलेंचे शब्द किती चांगले सोपे आणि गायनानुकूल संगीताला अनुकूल असे होते लाडाने मला असं एक सांगितलं की चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान वसंत देसाईंचे जलसे सुद्धा त्यांनी इथं मुंबईत आयोजित केले होते देसाई पुण्याहून तेवढ्यासाठी मुंबईत यायचे ह्या ठाकूरदारला भीमराववाडी आहे तिथे जे मालक होते भीमराव काळसेकर त्यांच्या घराच्या घरी वसंत देसाईंच्या बैठकी त्यांनी आयोजित केल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये पहिल्यांदा थोडंसं शास्त्रीय राग गायन त्याच्यानंतर अभंग भावगीत असं करत करत जीवाचं मैत्र तुम्ही माझ्या हे गाणं ते कसं म्हणत असत थोडस मला त्यांनी गुणगुणूनही दाखवलं आपल्याला दुसरी एक आठवण होत असेल इथे जे कोणी जुने असतील त्यांना मास्तर कृष्णाला स्वतःच्या बैठकीमध्ये भक्तीचा मळा या सिनेमातलं आहे हे आहे वैभव सारे हे गाणं अतिशय रंगवून म्हणत असत त्याच धर्तीचं हे जीवाचं मैत्र तुम्ही माझ्या त्याच्यानंतर मगाशी मी सांगितलं की संत मध्ये चरण शरण देवा या गीताची चाल वसंत देसाईंची होती आणि त्यावेळेला एक नवा प्रयोग वसंत देसाईने केला असं म्हणायला पाहिजे तो कदाचित केशवराव भोळे आणि वसंत देसाई या दोघांनी म्हणून केला असेल पण एक आगळा वेगळा प्रयोग त्या काळात केला गेला होता त्याशी त्याविषयी जवळजवळ पाऊण पान केशवराव बोळ्याने आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष असे जेव्हा दोघं एकत्र जातात त्यावेळेला पुरुषाला स्त्रीचा जो स्वर असतो त्या स्वरात मंद्र सप्तकात म्हणजे खालच्या पट्टीत गावं लागतं आणि तशा तऱ्हेने सगळी गाणी गायली जातात पण वसंत देसाईंनी ही चाल अशी बांधली की दोघांना सोय झाली की त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या आवाजात गायचं चरण शरण देवा हा जो अभंग होता हा तिघा चौघांनी गायला होता म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्ती आणि मुक्ता या तिघांनी गायला स्वतःच्या स्वतःच्या स्वरात ते गायले आणि तो अभंग तसा म्हटला गेला केशवरावांच्या म्हणण्याप्रमाणे हा एक प्रयोगाची सुरुवात आम्ही ज्ञानेश्वर मध्ये केली आणि तो प्रयोग पूर्णत्वाला नेला तर संत सखूमध्ये संत सखू एकोणीसशे एक्केचाळीस साली प्रभातचा संतपट आला होता त्याला केशव भोळ्यांचं संगीत होतं पार्श्वसंगीताला बरीचशी मदत वसंत देसाईने दिली हे नमूद केलेलं आहे त्यांनी त्यातलं रूप ये अनुप हिंदी संत सुख जो काढला होता प्रभातनी त्यातलं रूप ये अनुप आवडे हे रूप जे मराठी आहे त्याच हिंदी हे गाणं मुद्दाहून घेतलेलं आहे हे गाणं गायलं होतं वसंत देसाई आणि आत्ताच्या परिचित नाव म्हणजे विनोदिनी दीक्षित कदाचित जुन्या लोकांना परिचित असेल माझं सुदैव असं की विनोदिनी दीक्षित आणि पांडुरंग दीक्षित यांच्याशी कमीत कमी साधारण सहा ते सात वर्ष अगदी जवळून संबंध आला मी थोडासा तबलाही वाजवत होतो त्या काळात मी त्यांची थोडीशी हाताही करू शकलो बाईंचा आवाज अतिशय गोड ज्या काळात मी त्यांना ऐकलं किंवा वाजवत होतो त्यात त्या काळात त्या तशा म्हणजे साधारण पन्नाशी उलटलेल्या पण आवाजावर फारसा परिणाम झालेला नव्हता एक विशेष मला जो वाटला तो मुद्दा म्हणून सांगतो त्यांचा विशेष असा की नॉर्मली आवाज जेव्हा वरचा स्वर लावत जातात तो गोडीला कमी होत जातो यांचा आवाज असा की जितका स्वर उंच लावतील तितका गोड आता आपल्या रेकॉर्ड मध्ये असेल आणि वसंत देसाईंची मला आवडलेली त्यांनी गायलेली अतिशय चांगली ही रेकॉर्ड वसंत देसाई किती चांगले गायक होते त्यातली ही एक रेकॉर्ड आणि नंतर शेवटी एक लावली जाईल त्यातलं हे रूप ये अनुप गायक वसंत देसाई आणि विनोदिनी देसाई त्यावेळेच्या आता दीक्षित वसंत देसाईंच्या भावगीताच्या रेकॉर्ड्स निघाला असतील अशा मला काही कल्पना नव्हती त्यातलं असं रेकॉर्डिंग मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं आहे की प्रभाकर दातार आणि मुलाणी यांच्या घरी जाऊन मी ऐकून रेकॉर्डिंग केलेलं आहे दातारांच्या घरी जेव्हा बसलो तेव्हा अशा रेकॉर्ड्स बघत बघत बघत यंग इंडियनचे एक रेकॉर्ड बघितली आणि त्याच्यावर वसंत देसाई आणि शकुंतला बेलवलकर अशी नावं दिसली काय आहे ते लावून पाहिलं एक भावगीत आणि अशा भावगीताच्या दोन तीन रेकॉर्ड्स आणि एक नाटिका नटीचा नवरा त्याच्यामध्ये नवऱ्याचं काम म्हणजे बोललेलं आहे ते वसंत देसाई एक मास्टर सुरेश म्हणून त्यांनी असं गड्याचं किंवा असं काहीतरी काम केलंय स्वयंपाकी आणि ह्या शकुंतला ज्या आहेत त्यांनी नटीचं काम अशा नाटिका ह्या सगळ्याचे करते धरते आणि क लेखक मोगर आंगणेकर भावगीतांचं संगीत कुणी दिलं मला काही अधिकृती सांगता येत नाही पण वसंत देसाईच असावेत मास्तरांच्या संगीताचा प्रभाव किती त्यांच्यावर होता त्याचं निदर्शक म्हणून हे एक भावगीत वसंत देसाई आणि शकुंतला बेलवलकर यांनी गायलेलं का उगाच चिडविता

काश्यमुखी के दिल से कागे काश्यमुखी के दिल से कागे सांग नागर पहाया तब सखया सांग नागर पहाया तब सखया ते आम्हाविना शांती तुम्हा कोठली लाभते आम्हाविना शांती तुम्हा कोठली कोण पुन्हा सवण जगती जीवन कोण पुन्हा सवण जगती जीवन राहील न हा मगदा राहील कोठुनी हा मतदावा कारुस ते अति मुसाफरी पुरुषाना सतनाचे जाणूने वासना राहिले ललना वाटूने घर हे अंकित करते मनुजा आत्तापर्यंतच्या ज्या रेकॉर्ड्स आम्ही ऐकवल्या त्याच्यामध्ये वसंत देसाई प्रामुख्यानं गायक म्हणून होते पण वसंत देसाई संगीतकार म्हणून ही त्यांची कारकीर्द आहे त्याची सुरुवात एकोणीसशे बेचाळीस साली शोभा या सिनेमानं झाली वाडिया मोहटनच्या असं सांगितलं जातं पण काही दिवसापूर्वीच माझ्या हातात एक फिल्मोग्राफी ही जी निघाली होती वसंत देसाईंच्या संबंधित ती आली लागली त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की एकोणीसशे छत्तीस साली मास्टर विनायक यांनी छाया नावाचा एक बोलपट काढला होता आणि त्या बोलपटाला वसंत देसाईंनी निदान काही गाण्यांचं तरी संगीत दिलं होतं जी पुस्तकं आपण वाचतो त्याच्यामध्ये घम्मन खा आणि अण्णासाहेब माइंडकर यांची नावं आहेत पण वसंत देसाईंचं संगीतकार म्हणून नाव नाही त्याला कारण वसंत देसाई त्यावेळेला प्रभातच्या नोकरीत होते असं सांगितलं जातं या संबंधी थोडासा खुलासा हवा आहे एक आणि दुसरी गोष्ट वसंत देसाई संगीतकार ते काम कसं करत असत चाली कशा बसवत असत त्यांची काम करण्याची पद्धती काय होती हे सगळं आपल्या सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असेल आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत विकास देसाई मी त्यांना इथे बोलवतोय वसंत देसाईंच्या ह्या छायासंबंधी आणि त्याच्यानंतर वसंत देसाईंचे काम करण्याची पद्धत ते कसं संगीत बसवत असत चाली कशा देत असत कंडक्टिंग कसं करत असत याविषयी त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार बरं माझं नाव विकास देसाई वसंतराव देसाई माझे काका मी थोड्याशा अधिकाराने त्यांच्या कामाबद्दल बोलू शकतो ह्याचं कारण असं की ते आमच्याकडे राहायचे एकटेच होते ते आमच्याकडे राहायचे मला पण भाऊ नाही बहीण नाही मी पण एकटा होतो आई वडील आहेत पण मित्रमंडळी जरा कमीच होती तेव्हा वसंतरावनी मला त्यांच्या असं मसलवाले होते मला पकडून धरलं आणि लहानपणापासून अरे बस रे काय करतोय बस आणि ते कंपोजिंग करताना मी त्यांच्याबरोबर बसायचो आणि कंपोज करताना सात चाली आठ चाली दहा चाली बारा चाली चोवीस चाली का एक चाल आणि ही चाल का हे शब्द म्हणजे काय हे समजवून समजवून सांगून मला त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे पार्श्वसंगीत हा जो त्यांचा अगदी ते अगदी अथॉरिटी होते तर पार्श्वसंगीत करताना चित्रपट एकत्र बघायचा आता हा हा पीस आहे ती बघ तिथे आली तिचं कुंकू पुसलं गेलं ती खाली बसली तिने डोक्याला हात लावला का हात लावला त्याच्या मागचं तिचं इमोशन काय ह्याच्यात मी काय इन्स्ट्रुमेंट्स वापरणार आहे का वापरणार आहे आणि कसे वापरणार आहे इतकं ते मला बसून बसून सांगितलं मी अकरावीत होतो मग कॉलेजमध्ये गेलो मग म्हटलं मला इंजिनियर बनायचं आहे मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे असा खच असा दिवा पेटला आणि म्हटलं की हे आपलं क्षेत्र नाही जायचं तर सिनेमातच गेलं पाहिजे फिल्म डिरेक्टरच बनलं पाहिजे घरी सांगायचं कसं बाप रे सिनेमात गेला वाया गेला वसंतराव घरी असताना सुद्धा मग मी त्यांच्याकडे गेलो तर म्हणाले काय बघ तू असा घुटमळू नकोस आमच्यासारखा घुटमळू नकोस आज पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूट झालेली आहे आमच्या प्रभात स्टुडिओमध्ये तिथे ते मला घेऊन गेले बघितलं दाखवलं आणि मला जॉईन करायला लावले तिथे मी जॉईन केल्यानंतर मी फिल्म दिग्दर्शक झालो हे सगळं सांगण्याचा अर्थ काय आज मी ज्या फिल्म क्षेत्रात आहे आणि जी माझ्या कामाची जी पद्धत आहे ज्या पद्धतीने मी चित्रपट बनवतो ती स्ट्रेट वसंतरावांची आहे वसंतरावांचा वारसा मी चालवतो संगीतात नसला तरी सिनेमात मी आलो आणि आज जेव्हा मी चित्रपट दिग्दर्शक आहे आणि मी बाकीच्या संगीतकारांकडून जेव्हा काम करून घेतो तेव्हा मला करतं अरे बाप रे हे कुठे आहेत असं या हो या हो जरा असं करावं हो, खेचत खेचत खेचत त्यांना आणावलं मला संगीत कळत नाही मला संगीत तुम्ही सांगा हा राग आहे हा हा सूर आहे मी सांगा मला माहिती नाही पण ह्या सिच्युएशनला मला असं गाणं पाहिजे ह्या माझ्या सीन करता मला इथे फ्लूट पाहिजे इथे तानपुरा पाहिजे इथे ट्रम्पेट पाहिजे ते साधारण असं वाजलं पाहिजे हे मी सांगू शकतो मग कोणी असो लक्ष्मीकांत कारलाल असो किंवा जगजित सिंग असो कोणी असो तर मी अगदी अथॉरिटीने सांगू शकतो कारण माझा तो वारसा आहे तेव्हा संगीतकार म्हणून वसंतरावांशी मला आता आय लो नो हा किती बोलायचं तुम्हाला गाणी किती ऐकायची आहेत किती कमी बोलू हे मला साधारण तुम्हीच सांगा संगीत म्हणजे काय हा एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो संगीत म्हणजे काय व्हॉट काइंड ऑफ अन आर्ट फॉर्म तो श्रवणीय आहे का दिसायचा आहे कानात येतो पण त्याचा जो इफेक्ट आहे तो डोळ्यासमोर असतो आणि हा खरा संगीतकार मानायचा जो संगीतकार तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर चित्र निर्माण करतो आपल्या सुराने जो संगीतकार त्याच्या शब्दातले इमोशन्स शब्दातले जी भावना असते ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो तो संगीतकार बाकी चाली लावतात बाकीचे लोक चाली लावतात चाली लावणारे बहुत आहेत संगीतकार दुर्मिळ आहेत असे असे असे असे असे असे असे असे बास एवढे होऊन गेलेले आहेत त्याच्या पुढे आत्ता तरी आपल्याकडे फक्त एक किंवा दोन किंवा तीन आहेत हयातीत आज संगीतकार बाकी चाली लावणारे भरपूर आहेत पैसे कमवणारे भरपूर आहेत यशाच्या शिखरावरती भरपूर आहेत पण अभिजात त्याला संगीतकार म्हणतो आतला जो पिढा संगीतकार असतो किल्ला नो तर वसंतरावांचं मी थोडंसं पागेंजी जे बोलले त्याच्यापुढे मी थोडंसं तुम्हाला सांगतो व एकोणीसशे बारा सालचा जन्म एकोणीसशे बारा सालचा जन्म कोकणातला सोनावड्यातला राहणार कुडाळ सकाळचे साडेतीन चार वाजलेले आहेत सात सहा पाच वर्षाचा मुलगा झोपलेला आहे त्याची आई सकाळी उठते आंघोळ करते आणि देवाच्या समोर साडेचार पावणे पाचला ओव्या गाते मुलगा अर्ध्या झोपेत आहे विज्युअल आहे बघा मुलगा अर्ध्या झोपेत आहे त्याला हे सूर काणी येतात हे त्याची संगीताची ओळख त्याची त्याच्या संगीताची ओळख जी आहे ती आपल्या आईच्या सुरात सकाळी साडेचार पाचच्या ओळ्यातून झालेली आहे आणि हे वसंतरावांच्या आत गेलेलं संगीत आहे आणि वसंतरावांचे कुठचंही तुम्ही गीत घ्या थ्रिलर असून दे रोमॅन्टिक असून दे सॅड असून दे त्याच्यातलं वात्सल्य नेहमी जास्त त्याच्यात वात्सल्याची तुम्हाला ही असते ते म्हणतात की माझं जे गाणं आहे ते स्वयंपाकघरात सुद्धा गातात माझं गाणं घरात गेलेलं आहे आणि त्याचं कारण असं की त्याच्यात एक वात्सल्य आहे शिव आवड होती सर्कस जॉईन करायची होती रात्री बेरात्री शेजारच्या गावात जाऊन दशावतार बघायचे फोक लोकनाट्य भिडलं कोकणातलं सगळं शंकारसूर दशावतार हे सगळं आत्मसात झालं मला नाटक कंपनी जॉईन करायचे नाटक कंपनी जॉईन करायची मग नाटक कंपनी जॉईन केली नाटक कंपनी जॉईन केली तिथे स्त्री पार्टी करावी लागते हेला वेताकून मी जातो जातो म्हणून काकांकडे कोल्हापूरला आले करायचं काय मला नट बनायचे मला नट बनायचं केस वाढवले आणि काका शांताराम बापूंकडे घेऊन गेले शांताराम बापूंना सांगितलं हा मुलगा याला काय करा रे माझा ऑफिस बॉय हो शांताराम बापूंची ऑफिस बॉय झाले बाहेरची चिठ्ठी साहेब हे तुम्हाला भेटायला आले हे काम केलं तिथून हा जे पडेल ते काम करायचं जे पडेल ते काम करायचं डिपार्टमेंट ऍक्टिंग आणि संध्याकाळी अशी घरी जाताना देवल क्लब म्हणून राजाराम कॉलेजकडे आहे कोल्हापूरला कोल्हापूरची जी माहिती असेल देवल क्लब आहे तर देवल मध्ये देवलांकडे बडे बडे खासाहेब आणि बुवा येऊन वास्तव्य करायचे आणि रात्री तिथे रियाज व्हायची तर हा चौदा बारा पंधरा वर्षाचा मुलगा तिथे रात्रीचा उभा राहायचा की आत गाणं ऐकू येते गाण्याची आवड आणि गाणं ऐकायचं देवलांनी बघितलं अरे तू काय करतोयस रे इथे रोज येऊन उभा राहतो आत आत येऊन बस काय काय माणसं नशीब घेऊन येतात काय काय माणसांना घडवलं जातं वसंतरावांना घडवलं होतं मुक्त हस्ताने ईश्वराने दिलं होतं की तू जा आणि कार्य कर आणि जीवनभर कार्य केलं आणि असे लोक त्यांना भेटले येऊन आत बस आत बसलं की फैज फैयाज साहेब आलम खान हे सगळे तिकडे रियाज करायचे तू क्या कर रहा है बच्चा बरं पान लिया दोन तीन महिने पान आणायची सुपारी क्या कर रहा है बेटा तानपुरा छेड तानपुरा ऐसा नहीं छेड़ते ऐसा छेड़ते हैं सूर लगा सूर ऐसा नाही लगाते ऐसा लगाव शिकायला मिळालं घराच्या शेजारी गुलाम हैदर तबायलात काम करायचे गुलाम हैदर म्हणजे आपल्या पोवाड्याचे गुरु गुलाम हैदरांकडे बसून पोवाडा शिकले म्हणून शाहीर अमर शेख पण म्हणायचे वसंतराव तुम्ही गुलाम हैदरांचे मोठे गुरु असं झालं पैसे काही नाही पगार नव्हता दोन वर्षांनी सात रुपयाचा पगार झाला तिथे माने पहिला होते माने मला देसाहेब देसाय तू काय करत इकडे ये सकाळी बैठका लाव तुला एक ग्लास दूध मोफत मिळेल कंपनीकडून मग प्रभात कंपनी व्यायाम करायला लागले एक ग्लास करत तिथून ती बॉडी कमवली ती बॉडी कायमची राहिली माझा जर शेवटची त्यांची इमेज आहे ज्या दिवशी ते वारले त्या दिवशी सकाळी पाहुणे लावला अरे इकडे अरे ती तिकीट काढली ती तिकीट काढ मी तुम्हाला सांगितलं ते आणि ते व्यायाम करत होते आरशातून माझ्याकडे बघत अरे ती तिकीट काढायची ती तिकीट काढ ही माझी शेवटची इमेज त्यांची आत्ता तुम्ही आम्ही दैवाची दैवाची शेतकरी हा म्हणजे बोल असं करून गाणे शिकले मग इनायत खासाहेबांकडून गाणं शिकले मग डागर बंधूंकडून गाणं शिकले असं शिकत राहिले कधीही माणसांनी शिकण्याचं थांबवलं नाही आजच्या लिस्टमध्ये मी बघितलं की माझ्या पिक्चर मधलं पण एक गाणं आहे शेवटी त्याच्याबद्दल मी तुम्हाला तेव्हा सांगेन की कसं शिकण्याची पद्धत त्यांची कधी संपली नाही आम्ही देवाजी देवाजी शेतकरी हे तुम्ही गाणं ऐकलं तिथे तुम्हाला पहिल्यांदा वसंतरावांच्या संगीतकार म्हणून दर्शन घडत आता तुम्ही किती बारकाईने ते कष्ट केलं नांगरून हे तुम्हाला आठवत का ओळ हो त्याच्यातली मला गाता येत नाही कष्ट केलं नांगुरुनी ही खुबी ही वसंतरावनी कधी सोडली नाही कष्ट केलं नांगुरुनी नाही कष्ट केलं नांगुरुनी आयुष सम म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ की व्हिज्युअल गाण्यातला अर्थ त्याची इमोशन्स सुरानी बाहेर काढणं तेरे सुर मेरे गीत आठवत आहे आपल्याला ह्याचीच पुढे आलेली मेरी मोहब्बत में तासीर है तो खिचके मेरे पास आओगे तुम मेरी मोहब्बत में तासीर है तो खिचके मेरे पास आओगे तुम खिचके हा जो शब्द आहे तो सुरानी बाहेर काढणे चित्रपट संगीतकार आणि बाहेर चाल भावगीताला चाल देणारा माणूस हे वेगळे आहेत चित्रपटातल्या संगीतकाराकडे चित्रपट असतो डिरेक्टर असतो पिक्चरायझेशन असतं कॅरेक्टर असते इमोशन असते स्क्रिप्ट असते ह्या सगळ्यांना त्याला जस्टिस द्यायचं असतं तो माझे नेहमी भांडण असतं तो स्वतः करता कंपोज करत नाही तो माझ्या पिक्चर करता कंपोज करतो आणि हे वसंतरावांनी मला नेहमी शिकवलं की बाबा तू इम्पॉर्टंट नाही आहेस आम्ही भांडायचो आता तिथे संजय वालाकर तो पण सांगेल की आम्ही त्यांच्याशी भांडायचो की तुम्ही कुठे बघा एस डी बर्मन कुठे बघा शंकरजी किशन कुठे तुम्ही कुठे नेहमी भांडण होतं ते हसायचे एक म्हणजे त्यांच्यात कधी मूड्स नव्हते आपण म्हणतो ना आज मला मूड नाही माझे केस असले तर मी असे उडवले असते आज मला मूड नाहीये मूड हा शब्द वसंतरावने कधी कधी आता तुम्ही बरेच परिचित त्यांचे लोक असतील मूड हा शब्द त्यांनी कधी पाळला नाही काम काम करायचं रिझल्ट द्यायचे प्रोड्युसरला जागर ठेवायचे त्याचे पैसे खायचे नाहीत सत्य आतून सत्य आणि म्हणून मी म्हणतो माणसाने घडवले देवाने घडवलेली मूर्ती होती आता मी आहे रे त्यांचा काका मी वाटेल ते बोलीन असे होते ते तसे होते म्हणणार काय हा बघतोय पण अगदी प्रामाणिकपणे करायचं की देवाने जी घडवलेली माणसं असतात जी आपण म्हणतो की बाबा ह्याचं मला दर्शन झालं त्याच्यामधली एक व्यक्ती म्हणजे वसंतराव वसंतरावच दर्शन आणि असे कित्येक लोक असतील अरे वसंतराव एक पाच मिनिटं जरी त्यांना भेटून गेले काय पागे ते ऑनेस्टली भेटायचे तोंडावरती नाही अरे आता काय पागे काय कोण पागे कुठचा अच्छा तो प्रोग्राम केले ते काय असं नाही काय पागे म्हटले की शंभर एकशे हे तुम्ही मानतील की अगदी शंभर टक्के दोनशे टक्के ते इकडे होते काय पागे बोलतात आपल्याला स्वतःला ते द्यायचे आणि ते त्यांच्या संगीतातून आपण बघा कुठचंही तुम्ही गाणं लावा त्याच्यातून ते दिसतील की वसंतराव तुम्हाला भेटतात त्याच्यात तर चित्रपट संगीतकार जो असतो तो व्हिज्युअल बघतो व्हिज्युअल बघतो आणि पार्श्वसंगीत व्हिज्युअल बघतो तुमच्याकडे अनफॉर्च्युनेटली तुम्ही पार्श्वसंगीताची उपायतलं एक दृश्य सांगेन मी नंतर जर वेळ मिळाला तर आता तुम्ही गाणी ऐका पण पार्श्वसंगीतावरती किती माणूस विचार करायचा ते आहे असं आहे की श्याम की आई पिक्चर तुम्हाला आठवत का तिथे टायटल येते कथा साने गुरुजी तो कुठचाही काही झालं तरी माणूस कमर्शियल फील्ड म्हटलं पिक्चर म्हणजे कमर्शियल कारा रे पाट्या टाका कोण मेले बघायचं नाही लाकड किती पाहिजेत द्या असा ह्या क्षेत्रातला माणूस त्यांनी बघितलं की हैराण झाले की मी काय करू हे मला माहिती आहे म्हणून बघितलेलं की साने गुरुजी म्हणजे माझे आदर्श साने गुरुजी म्हणजे हे साने गुरुजी म्हणजे त्यांना मी काय व्हायलिन वाजवू त्यांना मी काय तबला वाजू एवढा खाली खेचू त्यांना कसं शक्य हे मी करू शकणार नाही ब्लँक जाऊन दे म्युझिकच नको हो, त्या टायटलला असा विचार करून गेले की ते ब्लँक टाकायचं आणि मग म्हणाले नाही ब्लँक कसं टाकणं हा पण अन्याय आहे त्यांच्यावर म्हणून तुम्ही परत पिक्चर बघा कधी लागेल तेव्हा तिथे मागे गाईचं हंबरणं ठेवलंय त्यांनी साने गोरेंजीचा टायटल येते तर नुसतं गायीचं हंबरण आहे आता ही जी आहे जे तुम्ही केशवराव भोयेनी आत्ता लिहिलेलं आहे की ते वडाऱ्यांचं ते इन्स्ट्रुमेंट त्यांनी आणलं ही जी त्यांची पद्धत होती की नाही न्याय झाला पाहिजे न्याय झाला पाहिजे जे आहे त्याचं मीच एकदम रूप वरती आणलं पाहिजे ही जी एक एक्सपेरिमेंटलची एक प्रयोग करायचा एक त्याच्या मागे जायचं सोडायचं नाही वेग ही इम्पॉर्टंट नाही आहे मला माझं कार्य इम्पॉर्टंट आहे हे त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत सोडलं नाही आज इथे सोमनाथ परत पण बसलेले आहेत त्यांच्यावर जी ती समूह गाणी केली त्यांनी शेवटी ते अनफॉर्च्युनेटली तुम्ही म्हणताय की समूह गाणी तुम्ही एक सूर एक तालाची गाणी आज त्यांची नाही आहेत मी म्हणतो एक सूर एक तालशिवाय तुम्ही वसंतरावांना ओळखलंच नाही वसंतराव देसाई हा जर संगीतकार जर तुम्हाला माहिती पाहिजे तर एक सूर एक ताल फक्त बाहेर काढा एकोणीसशे बा सिक्स्टी टूचं चायनीज आक्रमण आठ आठवा आणि माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू रात्री रात्री कर्फ्यू असून आम्ही मिनमध्ये जाऊन ही गाणी शिकवलेली आहेत पाच सुरात मुखडा आहे मुलांना गाता आला पाहिजे असा एक अर्धा तास शिकवला एकतीसा मिनिटांनी सगळे दोन हजार मुलं गाणं गायचे एक गाणं का तर त्याच्या मागे एक एक आत्मा होता आणि त्या सबन संगीतात आत्मा तुम्हाला दिसेल शब्द पहिला का सूर पहिला नेहमी मला विचारायचे सांग शब्द पहिला का सूर पहिला चाली लावणारे सूर घेतात पहिल्यांदा संगीतकार शब्द घेतात पहिले शब्दात अर्थ असतो मेरे ये दिल बता क्या करू क्या करू ऐका परत जाऊन घरी ऐका क्या करू क्या करू हे सूर ऐकलं की वाट आलंच पाहिजे आणि ह्याचा आम्ही पुढे एक्सपेरिमेंट मी केलेला आहे तुम्ही तुम्हाला माझं गाणं आलं की सांगेन त्याचा काय एक्सपेरिमेंट आहे सॉरी बसू का इकडे मधून मधून सांगू का गाण्याच्या वेळेला काय काय गोष्ट कुठचं गाणं आता नाही छायाबद्दल तुम्हाला सांगायचं होतं सॉरी छायाबद्दलची न्यूज तिथे दिलेली आहे ती मी दिलेली होती वसंतराव आम्हाला असं बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या मला बसायला आवडत नाही वसंतराव असे मला बऱ्याचशा गोष्टी आम्ही देवाची देवाची करी रे हे मला वयाच्या आठव्या नवव्या वर्षी माहिती होतं की वसंतरावांची चाल आहे पण एक बाहेर बोलायचं नाही बाकी कोणालाही कळलं नाही पाहिजे की मी चाल दिलेली केशवराव भोळेंचं नाव आहे माझ्या गुरुस्थानी आहे आणि जेव्हा केशवराव भोळेने स्वतः लिहिलं तेव्हा हे सांगा भोळ्याने स्वतः लिहिलेले अशा बरीचशी गाणी जी आहेत ती मी तुम्हाला सांगू शकेन की ते दुसऱ्यांच्या नावावरती आहेत आणि चाल वसंतरावांची तर छाया अशी की विनायकराव आणि वसंतराव हे जराशे दोस्त वसंतरावांचे तसे समूह जन त्यांचा वर्ग पण दोस्त यार दोस्त तडे कमी होते त्याच्यातले एक यार दोस्त होते मिस्टर मास्टर विनायक अरे माझं पिक्चर आहे तू ये मी येऊ कसा इथे नोकरीला आहे नोकरीला शांताराम बापू बाहेर काढतील रात्री सहाची गाडी पकडायची ला इकडे यायचं रात्री एच एम मध्ये रेकॉर्डिंग करायचं पहाटे ची पॅसेंजर पकडून परत सकाळी नऊ वाजता प्रभात एक उशी असायची बरोबर असं करून विनायकरावांचं त्यांनी पिक्चर केलं छान आम्ही देवाची देवाची शेतकरी तुम्ही हे ऐकलं का कुचू चुप कुचू चुप चुक काय इन्स्ट्रुमेंट आहे ते सांगा अगदी सोपं साधे इन्स्ट्रुमेंट आहे जत्रा होतात ना जत्रा तिथे ते असे पक्षी मिळतात बघा त्याच्यात पाणी घालायचं आणि ते पुचुचुचुचूत असे असे तसे पाच सहा आठ दहा घेतली त्याच्यात वेगवेगळ्या तऱ्हेची पाणी किती पाणी घालायचं किती पाणी घालायचं करून केलं आणि त्याप्रमाणे त्याचं इन्स्ट्रुमेंट झालं जनक जनक पाहायला पाहिजे शांतराम बापू आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे आपल्याला नवीन काहीतरी करायचं मी जातो निघून गेले एक दीड महिना फिरले काश्मीर युपी बनारस सगळे फिरले काश्मीरमध्ये त्यांनी ते संतूर ऐकलं हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला पाहिजेत बाबा तुझं नाव काय तर मला माझं नाव शिवकुमार शर्मा मुंबई बघितली आहेस का नाही बघितली म्हणून हे घे तिकीट ये मुंबईला शिवकुमार शर्मा मुंबईला आलेच हे वाजवलं बनारसमध्ये शांता प्रसाद का तुम्ही वाजवले का या आमच्याकडे आता हो एक दिन केले आता हो नहीं आपको जरा ठहरना होगा नहीं नहीं तू क्या करेगा दो दिन में आके मैं रेकॉर्ड करके जाऊंगा आले इकडे पहिलंच गाणं गेलं अब तो हे हमारा येस अब तो साजन घर आजा नृत्य नियाज वगैरे तुम्ही घेतलेले आहे बघा शांताप्रसादांचा तबला आहे तेव्हा आपण बोलू पंडितजी जरा ठेका लगाईये पंडितजीतनं साडेसात मात्रा मिळाली नाही काय काय काय काय केलं हा मग म्हणाले आचरेकर जरा वाजून दाखवा त्यांना <laughs> लगेच शांता प्रसाद म्हणाले देसाई साहब कितने दिन ठरना होगा <laughs> अडीच महिने राहिले झनक झनक बाजून गेले पंडित शांताप्रसाद नंतर नावं झाली अशी अनेक गमती जमती आहेत आयुष्य माझं त्यामुळे भयंकर श्रीमंत झालेलं आहे आणि आज जे काय मी करतो कार्य करतो जे काय मी करतो ते सबन त्यांचा छाप त्याच्यावरती आहे आणि जेव्हा माझ्या पिक्चरबद्दल तुम्हाला बोलाल मला बोलवाल तेव्हा मी सांगवी की हे बघा हे त्या गाण्यातलं ह्या पिक्चरमध्ये येते हा छाप त्याच्यातला इकडे आलेला आहे हे त्याचं माझं ॲप्लिकेशन हा काम करण्याची पद्धत ही बघा तिकडची आहे बसतो प्रत्येक गाण्याच्या मध्ये काय सांगायचं असेल तर सांगेन ओके विथ युअर परमिशन आता छाया या सिनेमातलं गाणं रखिया बंधावो भैया गायलंय रत्नप्रभाने हा विनायक मास्टर विनायकाने काढलेला सिनेमा होता ही चाल ऐकल्यानंतर त्या काळात एक प्रसिद्ध भावगीत त्याची चाल आपल्याला मी सांगायला नको लीला लिमयेने गावलेलं भावगीत होतं ते गाणं रखिया बंधा होगा त्या काळातलं प्रसिद्ध भावगीत रमला कुठे ग काना आता फक्त एकच प्रश्न या गाण्याची चाल होती जी एन जोशींची भावगीत आधी का हे गाणं माहिती नाही मला माहिती नाही माझा जन्म त्याच्यानंतरचा आहे छाया हे मला सांगितलं गेलं होतं की विनायक रावांचं पिक्चर मी असं रात्री येऊन करायचो तर ह्याच्यातलं कुठ आणि ते भावगीत मगाशी तुम्ही ते वाजवलं त्याची पण चाल वसंतरावची आहे अशी मला असं मला वाटत नाही मी चुक माझी चूक असेल पण जी मोगल लांगणेकरांची जी सगळी गाणी नाटिका किंवा भावगीतं झाली ती माझ्या मते वसंतरावनी संगीतबद्ध केलेली नव्हती असं पण मग संगीत कोणी केलं त्या रेकॉर्डवर लिहिलेलं नाही नाही रेकॉर्डवरती नावं नाही आहेत जी यंग इंडियाची रेकॉर्ड्स माझ्याकडे होत्या ते पण चित्रपट गीत आवडत का भावगीत आवडत हा मुख्य भावगीत आहे म्हणजे पॉप्युलर थीम सॉंग वरती त्याच्यानंतर राजकमल शांतारामापुरी सुरू केला आणि त्याचा पहिला सिनेमा बाहेर पडला एकोणीसशे त्रेचाळीस मला वाटतं डिसेंबरमध्ये हा या स्वस्तिक पॅ थिएटर आहे तिथं एकशे चार आठवडे चाललेला सिनेमा त्यातलं एक प्रसिद्ध गाणं जयश्रीने गायलेलं मेरे बाबाने बात आपली मा मेरी मानली त्यावेळेला जाहिरातीत सुद्धा हे गाणं येत असे मेरे बाबाने बात मेरी मानली शकुंतला पाहण्याची तिसऱ्यांदा परवानगी मिळाली हे गाणं रेकॉर्डच्या दोन्ही साईडला आहे नॉर्मली एक साईडच आम्ही वाजवतो हे गाणं दोन्ही साईड घेण्याचं कारण वसंतरावांच्या दिग्दर्शनाचा विशेष म्हणजे कुठल्याही गाण्याचं पिक्चरायझेशन कसं होऊ शकेल त्याचे सर्व विशेष त्यांच्या संगीतात येत असत त्याचं हे एक निदर्शक हे गाण्याविषयी काही 那对，打个？ शांतारा बंपूंनी राजकमलतर्फे जे प्रत्येक सिनेमा काढला त्याच्यामध्ये काहीतरी नव्या प्रकारचं काहीतरी करायचं नवीन प्रयोग करायचे नवीन कथा घ्यायची वेगळं वातावरण अशा तऱ्हेचं त्यांचं धोरण होतं आणि त्यांच्याबरोबर जसे शांताराम बाबूंचं नवं तसं वसंत देसाईने पण नवं करावं लागलं सगळं त्याच्यानंतरचा शकुंतलानंतरचा त्यांचा दुसरा सिनेमा पर्बत पे आपला डेरा एकोणीसशे चव्वेचाळीस ह्याच्यामध्ये वसंत देसाईंनी पहिल्यांदा ऑर्केस्ट्रावर एकोचा इफेक्ट दिलेला आहे म्हणजे प्रतिध्वनी ऑर्केस्ट्रावर आहे म्हणजे आत्ता हल्ली खरं म्हणजे यांत्रिक ऐकवला जातो तसं नाही आहे तो एकोचा इफेक्ट आपल्याला ऐकायला मिळेल आणि चाल किंवा गायिकेची निवड गायिकेचा गळा किंवा तिचा आवाज ज्या तऱ्हेचा असेल त्याला साजेशी चाल कशी द्यावी यात सुद्धा वसंत देसाईंचा अगदी हातखंडा होता हे गायलेलं आहे जोहराबाई अंबालावली यांनी जो दर्द बनके गाणी कशी रेकॉर्ड व्हायची आपल्याला माहिती आहेत का नाही हा माईक गाणारी कोरस तबल तबली वायलिन क्लॅरिनेट मागे कोण दुसरा चेलोवाली असतील आणि एकच मायक्रोफोन हे त्यावेळेच ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओ परेड सकाळी शूटिंग करायचं आणि रात्री स्टुडिओच्या सेटवरती रेकॉर्डिंग करायचं कारण रात्री बाहेर शांतता असायची तर बरीचशी गाणी ही रात्रीची रेकॉर्ड झालेली आहे शूटिंगच्या स्टुडिओमध्ये ही गाणी रेकॉर्ड व्हायची एका मायक्रोफोनवरती सांगण्याचं कारण हे की तेव्हा सुद्धा टेक्निकली पुढे जायचं टेक्निकली आपण पुढे जायचं हे नेहमी असायचं आणि जसे वसंतराव माझे अति जवळचे तसे शांताराम बापू पण माझ्या जवळचे कारण त्यांनी जे चित्रपट केली ती त्यांना सांगण्याचं काय मी बोलू काय आपण खूप लहान पडतो आणि माझे सासरे पण पडतात तरीसुद्धा तरीसुद्धा वसंतरावनी त्यांच्याकडे ऑफिस बॉयचं काम केलं लाईटिंगमध्ये रिफ्लेक्टर पकडायचे कॅमेरा लोड करायचे एका धर्मात्मामध्ये त्यांची आठ कामं आहेत बाकीच्या पिक्चर्समध्ये तीन तीन चार चार कामं करायची आणि रात्री देसाई झोपतोच काय रे एडिटिंगला ये की शांताराम बाबूंवर एडिटिंगला बसायचं ते ॲक्च्युली म्हणायचे मी असं पेंगायचं की हे देसाई झोपतोच काय रे मला पण झोप येते जागा राहा असं करायचं आणि मग संध्याकाळच्या वेळेला आपल्या आवडत्या म्युझिक रूममध्ये जायचं हे इन्स्ट्रुमेंट वापरता व्हायब्रोफोन त्याला आपण म्हणतो व्हायब्रोफोन तो राजकमलने मागवला होता येऊन पण कोणाला वाजवता येत नव्हतं तो राज सॉरी नॉट राजकमल प्रभात आणि मग तिथे जाऊन तर फुंग टोंग टोंग कोण वाजवायचं गणपतीच्या काळात जेव्हा ते बैठकी करायचे जे पागेने म्हटलं तसं सियालकोट लाहोर इथे त्यांच्या बैठकी व्हायच्या नजाकत सलामत वगैरे पहिल्यांदा बसायचे मग वसंतराव बसायचे कुमार गंधर्व एकदम चार वाजता दुपारी बसायचे हे मला स्वतः कुमार गंधर्वानी आणि नजाकत सलामतनी स्वतः सांगितलेलं आहे वसंतरावांनी मला सांगितलेलं नाही तर असं करताना पुढे जायचं पुढे जायचं तांत्रिक दृष्टीने पुढे जायचं संगीताने पुढे जायचं याचा हा एक नमुना आहे आणि ह्या गाण्याच्या संदर्भात एक दुसरं म्हणजे वातावरण निर्मिती सिनेमात आत्ताची तुम्ही प्लीज आत्ताची गाणी तुम्ही विचारात घेऊ नका आत्ता नाही धांगडधिंगा नाही संगीत आहे सुंदर चाली आहे पण वातावरण निर्मिती माझ्याकडे ॲज अ फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर वेळ नाही आहे स्टार माझ्या एक तासा करता येतो अरे शॉर्ट लिहिलो वातावरण निर्मिती ज्याला आपण म्हणतो ती त्या काळात लोकांनी केली अजूनही जे धनिष्ठ आणि ज्यांना काय करण्याची जे दिग्दर्शक प्रोड्युसर आहेत ते करतात पण वातावरण निर्मिती टाईम काय आहे सीनचा सेटिंग काय आहे आर्टिस्ट कोण आहे माझ्या गाण्याला गळा काय वसंतरावनी चाल नेहमी गाण्याच्या गळ्याच लक्षात ठेवून केलेली आहे दोन उदाहरणं तांत्रिक दृष्टीचं उदाहरण झनक झनक पाहायला पाहिजे आठवत आहे तुम्हाला शिव तांडव नृत्य शिव तांडव नृत्य स्टिअरोफोनिक साऊंडवरती केलं होतं त्यावेळेला मेट्रो आणि याच्यात लिबर्टीमध्ये ते कसं केलं होतं रात्रीच्या वेळी बाकीचे स्टुडिओज बंद व्हायचे तेव्हा चार रेकॉर्डिंग हेड्स मागवले होते बाकीच्या स्टुडिओमधून आणि मंगेश देसाईने ते वायर लावून एकत्र सिंकमध्ये चालवायची त्यांनी युक्ती काढली होती आणि असे करून त्या एका वेळेला त्या चार रेकॉर्डर्सवरती ते वेगवेगळ्या ट्रॅक्सवरती गाणं रेकॉर्ड केलेलं होतं शिवतांदे नृत्य सकाळी नऊ वाजता रेकॉर्डिंग चालू झालं दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता संपलं विदाऊट स्टॉप तो का वेगळा होता लोक वेगळी होती तर ह्या ह्याच्यात रात्रीची वेळ तलाव आहे हा मोठा असा मोठा संत आहे